असाव्यात अल्लाह तुमच्या इमानची स्थिती चांगल्या प्रकारे जाणतो तुम्ही सर्व एकाच जमातीचे लोक आहात म्हणून त्यांच्या पालकांच्या अनुमतीनं त्यांच्याशी विवाहबद्ध व्हा आणि परिचित पद्धतीनुसार त्यांचे महेर अदा करा जेणेकरून त्या विवाहाच्या तटबंधात सुरक्षित मोहसनात राहाव्यात त्या स्वच्छंद कामतृप्ती करत फिरू नये आणि त्यांनी गुप्तरित्या प्रेमसंबंधी ठेवू नये मग जेव्हा त्या विवाह तटबंदीत सुरक्षित होतील आणि त्यानंतर एखादं अश्लील कर्म करतील तर त्यांना त्या शिक्षेच्या तुलनेत अर्धी शिक्षा आहे जी कुलीन स्त्रिया मोहसनात करता ठेवलेली आहे ही सवलत तुम्हापैकी त्या लोकांकरता निर्मिली आहे की ज्यांना विवाह न केल्यामुळे संयम मर्यादा अभंग होण्याचं भय वाटत असेल परंतु जर तुम्ही संयम पाळाल तर हे तुमच्यासाठी बेहतर आहे आणि अल्लाह क्षमा करणारा आणि परम कृपाळू आहे अल्लाह इच्छितो की तुमच्यासाठी त्यानं त्या पद्धती स्पष्ट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 खोट्या पद्धतीनं खाऊ नका व्यवहार झाला पाहिजे परस्परांच्या राजीखुशीनं आणि आपल्या स्वतःला ठार करू नका खात्री बागा की अल्लाह तुम्हावर मेहरबान आहे जो कोणी जुलुम आणि अत्याचारानं असं करेल त्याला निसंशय आम्ही आगीत लोटू आणि हे करता काही अवघड कार्य नाही जर तुम्ही त्या मोठमोठाल्या पापापासून अलिप्त राहिला ज्यांची तुम्हाला मनाई करण्यात येत आहे तर तुमच्या लहान सहान वाईट गोष्टींना आम्ही तुमच्या हिशोबातून गाळून टाकू आणि तुम्हाला सन्मानाच्या ठिकाणी दाखल करू ولا تتمنوا ما فضل الله به بعضكم على بعض للرجال نصيب مما اكتسبوا وللنساء نصيب مما اكتسبن واسألوا الله من فضله إن الله كان بكل شيء عليما आणि जे काही अल्लानं तुमच्यापैकी एखाद्याला दुसऱ्याच्या तुलनेत अधिक दिलं आहे त्याची अभिलाषा करू नका जे काही पुरुषांनी कमावलं आहे त्यानुसार त्यांचा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 आणि ज्या स्त्रियांकडून तुम्हाला शिजुरीचं भय असेल त्यांची समजूत घाला. शय्यागृहात त्यांच्यापासून अलिप्त रहा आणि मार द्या. मग जर त्या तुमच्या आज्ञाधारक बनल्या तर विनाकारण त्यांच्यावर हात टाकण्यासाठी निमित्त शोधू नका विश्वास ठेवा की वर अल्लाह मौजूद आहे तो उच्चतम आणि महान आहे وإن خفتم شقاق بينهما فابعثوا حكما من أهله وحكما من أهلها إن يريدا إصلاحا يوفق الله بينهما إن الله كان عليما خبيرا आणि जर तुम्हाला पती पत्नीचे संबंध बिघडण्याचा भय असेल तर एक पंच पुरुषांच्या नातेवाईकांपैकी आणि एक स्त्रीच्या नातेवाईकांपैकी नियुक्त करा ते दोघं सुधारणा करू इच्छित असतील तर अल्लाह त्यांच्यामध्ये समेटाचा मार्ग काढेल अल्लाह सर्व काही जाणणारा आणि खबर राखणारा आहे واعبدوا الله ولا تشركوا به شيئا وبالوالدين إحسانا وبذي القربى واليتامى والمساكين واليتامى والمساكين والجار ذي القربى والجار الجنب والصاحب بالجنب وابن السبيل وما ملكت أيمانكم إن الله لا يحب من كان مختالا فخورا आणि तुम्ही सर्वजण अल्लाची बंदगी करा त्याच्या समोर कोणाला भागीदार बनवू नका आई वडिलांशी नीट वर्तणूक करा नातेवाईक आणि अनाथ आणि गोरगरिबांशी चांगला व्यवहार करा आणि नातलग शेजारी शेजारी सानिध्याचा साथीदार आणि वाटसरू आणि त्या दासी आणि दास जे तुमच्या ताब्यात असतील त्यांच्याशी उपकाराचे व्यवहार करा विश्वास ठेवा की अल्लाह एखाद्या अशा व्यक्तीला पसंत करत नाही जी आपल्या अहमभावात गर्विष्ट असावी आणि आपल्या मोठेपणावर अभिमान करत असावी الذين يبخلون ويأمرون الناس بالبخل ويكتمون ما آتاهم الله من فضله وأعتدنا للكافرين عذابا مهينا आणि असे लोक देखील अल्लाला पसंत नाहीत जे कंजूषपणा करतात आणि दुसऱ्यांना सुद्धा कंजूषपणाचा आदेश देतात आणि जे काही अल्लानं आपल्या कृपेनं त्यांना दिलं आहे त्याला लपवतात अशा कृतज्ञ काफीर लोकांकरता आम्ही नामुष्की आणणारी शिक्षा तयार ठेवली आहे والذين ينفقون أموالهم رئاء الناس ولا يؤمنون بالله ولا باليوم الآخر ومن يكن الشيطان له قرينا فساء قرينا आणि ते लोक देखील आम्हाला नापसंत आहेत जे आपली संपत्ती लोकांना केवळ दाखवण्यासाठी खर्च करतात आणि खरं पाहता ते अल्लाहवर इमान बाळगत नाहीत अथवा अंतिम दिनाला देखील सत्य असं आहे की शैतान ज्याचा मित्र झाला त्याला अत्यंत वाईट मैत्री मिळाली وماذا عليهم لو آمنوا بالله واليوم الآخر وأنفقوا مما رزقهم الله وكان الله بهم عليما बरं तर या लोकांवर कोणतं संकट कोसळलं असतं जर त्यांनी अल्लाह आणि अंतिम दिनावर इमान राखलं असतं आणि जे काही अल्लानं दिलं आहे त्यातून खर्च केलं असतं जर त्यांनी असं केलं असतं तर अल्लापासून यांच्या पुण्याची स्थिती लपून राहिली नसती अल्लाह कोणावरही मात्र सुद्धा जुलूम करत नाही जर कोणी एक पुण्य केलं तर अल्लाह त्याला द्विगुणित करतो आणि मग अल्लातर्फे मोठा मोबदला प्रदान करतो فكيف إذا جئنا من كل أمة بشهيد وجئنا بك على هؤلاء شهيدا मग विचार करा की जेव्हा हे लोक काय करतील जेव्हा आम्ही प्रत्येक लोकसमूहामधून एक साक्षीदार आणू आणि या लोकांवर तुम्हाला अर्थात पैगंबर मोहम्मद सल्लेला अवलय वसलम यांना साक्षीदार म्हणून उभे करू يومئذ يود الذين كفروا وعصوا الرسول لو تسوى بهم الأرض لو تسوى بهم الأرض ولا يكتمون الله حديثا तेव्हा ते सर्वजण त्यांनी पैगंबरांचं म्हणणं ऐकलं नाही आणि त्यांची अवैज्ञा करत राहिले इच्छा करतील की पृथ्वी दुभंगावी आणि त्यात ते सामोरे जावेत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 इतर कोणाला भागीदार केलं त्यानं तर एक मोठं असत्य रचलं आणि भयंकर मोठ्या पापाची गोष्ट केली तुम्ही त्या लोकांना सुद्धा पाहिलं आहे काय जे स्वतः फार फार शुद्धात्मा असल्याचा दावा करतात वास्तविक पाहता शुद्धता तर अल्लाह ज्याला इच्छितो त्याला प्रदान करतो आणि यांना जी शुद्धता लाभत नाही तर खरं पाहता यांच्यावर तीळ मात्र जुलूम केला जात नाही انظر كيف يفترون على الله الكذب وكفى به إثما مبينا तर खरं हे अल्लाहवर देखील खोटे कुंभाड रचण्यात चुकत नाहीत आणि त्यांच्या स्पष्टपणे गुन्हेगार असण्यात एवढा एकच गुन्हा पुरेसा आहे ألم تر إلى الذين أوتوا نصيبا من الكتاب يؤمنون بالجبت والطاغوت ويقولون للذين كفروا هؤلاء أهدى من الذين آمنوا سبيلا तुम्ही त्या लोकांना पाहिलं नाही काय ज्यांना ग्रंथाच्या ज्ञानातून काही भाग दिला गेला आहे आणि त्यांची दशा अशी आहे की ते मिथ्या आणि तागूत मर्यादेबाहेर जाणाऱ्याला मानतात आणि काफिरांच्या बाबतीत म्हणतात की इमान आणणाऱ्यापेक्षा तर हेच अधिक सन्मार्गावर आहेत असेच लोक आहेत ज्यांचा अल्लाहनं धिक्कार केला आहे आणि ज्याचा अल्लाहनं धिक्कार केला मग त्याचा कोणीही सहाय्यक तुम्हाला आढळणार नाही أم لهم نصيب من الملك فإذا لا يؤتون الناس نقيرا राज्यात यांचा काही वाटा आहे काय जर असं असतं तर यांनी इतरांना एक फुटकी कवडी देखील दिली नसती أم يحسدون الناس على ما آتاهم الله من فضله فقد آتينا آل إبراهيم الكتاب والحكمة وآتيناهم ملكا عظيما मग काय हे इतरांशी याकरता मत्सर करतात की अल्लानं त्यांना आपल्या कृपेनं नावाजलं जर ही गोष्ट आहे तर यांना माहीत असावं की आम्ही तर इब्राहिम अलेसलामच्या संततीला ग्रंथ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 योग्य कार्यपद्धती आहे आणि शेवटच्या दृष्टीनं देखील अधिक चांगली आहे ألم تر إلى الذين يزعمون أنهم آمنوا بما أنزل إليك وما أنزل من قبلك يريدون أن يتحاكموا إلى الطاغوت وقد أمروا أن يكفروا به ويريد الشيطان أن يضلهم ضلالا بعيدا हे नबी सल्लेला अलैहि वसल्लम तुम्ही पाहिलं नाही काय त्या लोकांना जे दावा तर करतात की आम्ही इमान आणलं आहे त्या ग्रंथावर जे तुमच्याकडे उतरवलं गेलं आहे आणि त्या ग्रंथावर जे तुमच्या अगोदर उतरवण्यात आलं होतं परंतु इच्छितात असं की आपल्या बाबींचा निवाडा करण्यासाठी तागूतकडे रुजू व्हावं वस्तुत त्यांना तागूतशी कुफ्र करण्याचा आदेश देण्यात आला होता शैतान त्यांना भरकटून सरळ मार्गापासून फार लांब नेऊ इच्छितो وإذا قيل لهم تعالوا إلى ما أنزل الله وإلى الرسول رأيت المنافقين يصدون عنك صدودا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 तुम्ही द्यावा त्यावर आपल्या मनात देखील काही संकोच वाटू नये तर पूर्णतः मान्य करावं